झिरो बजेट नैसर्गिक शेती किंवा झिरो बजेट आध्यात्मिक शेती मार्गदर्शक कृषी ऋषी श्री सुभाष पाळेकर भाग तेरावा पंचस्तरीय फळबाग मित्रांनो हे मॉडेल आहे पंचस्तरीय फळबाग मॉडेल छत्तीस बाय छत्तीस हे मॉडेल आणि सगळ्या जगामध्ये पालेकर मॉडेल म्हणून ते आता प्रसिद्ध झालेलं आहे विशेषतः साऊथ इंडियामध्ये हे तुम्ही पहिले लिहून घ्या आखून घ्या हे असंच राहील रात्री सुद्धा लिहा सकाळी सुद्धा येताना उचलून घ्या छत्तीस बाय छत्तीसचं मॉडेल आहे थोडं वर्णन करतो हे जे आहे गोल चिन्ह चार कोपऱ्यातलं कोरडोमध्ये आंबा चिंच काजू जांभूळ कवर कोरडोमध्ये घेता येते सिंचनामध्ये काजू नारळ फणस घेता येईल आंबा सुद्धा सिंचनामध्ये घेता येतो चार आंब्याच्या सेंटरला मध्ये इथे आवळा म्हणजे झाड पेरू मोसंबी संत्रा लिंबू आणि कोकणामध्ये जायफळ किंवा आंबपाली आंबा कमी वाढणारा किंवा किंवा आपल्याला ठेंगू नारळ सुद्धा घेता येते सिंगापूर आहे किंवा निकोबार आहे ठेंगू नारळ लहान मुलगा सुद्धा नारळ तोडू शकते पस्तीस वर्षाचं आयुष्य असते आणि एका हातानं खालून हातापर्यंत अशा नारळ असतात नंतर ह्या ज्या स्टार आहेत म्हणजे तारे आहेत तारांची चिन्ह कोकणामध्ये सुपारी आणि आपल्या बाहेरच्या महाराष्ट्रामध्ये सीताफळ डाळिंब करीपत्ता किंवा हे अंजीर अंजीर घेता येते आणि हा जो त्रिकोण आहे त्याच्यामध्ये कोकणामध्ये केळी कॉफी कोको विलायची आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये केळी शेवगा आपल्या इकडे कॉफी सुद्धा छानपैकी येते पूर्ण विदर्भातही येते मराठवाड्यातही येते आणि पश्चिमात सुद्धा कॉफी छानपैकी घेता येते कॉफीला फोटो सेन्सेशन नाही फोटो सिंथेटिक आहे त्याच्यामुळे कॉफी आपण चांगल्या तरी घेऊ शकतो नंतर हे लाल चिन्ह आहे त्या शेवगा सुधारित क्लीन सिडिया हातगा नायट्रोजन आणि उत्पन्नासाठी आणि हे जे चिन्ह आहे हे आहे केळी मध्यम केळी आणि कोरडोमध्ये एरंडी त्याच्यावर वाल लष्करी वाल एरंडीच्या वर म्हणजे एरंडी अधिक वाल अशा तऱ्हेचं नियोजन आहे आणि हे जे लाल चिन्ह आहे ते आहे मिरची आणि मिरचीच्या दोन्ही बाजूनं हळद अद्रक दोन्ही बाजूनं हळद आणि अद्रक आणि मिरच्या दोन्ही बाजूला हे जे उभे चिन्ह आहे काळे चवळी मटकी घेवडा मूग उडीद नायट्रोजनसाठी दोन्ही बाजूनं आणि ही नाली आहे एका पट्ट्यात नाली आहे एक पट्टा आपल्याला चालण्यासाठी काम करण्यासाठी खाली आहे एका पट्ट्यात नाली आहे दोन फूट रुंद पाणी देण्यासाठी आणि दहा इंच खोल त्या नालीच्या दोन्ही काठावर पसरणाऱ्या वेली म्हणजे कडधान्याच्या चवळी आहे मटकी आहे ज्या पसरतात सोबत टरबूज आहे खरबूज आहे काकडी आहे हे पसरणाऱ्या आपले भाजीवर्गीय वेली म्हणजे दोन्ही बाजूला ते पसरतील जगा व्यापून काढतील अशा तऱ्हेचं त्याचं नियोजन आहे एकात अनेक अनेकात अनेक ती काढून घ्या हो. साडेचार बाय साडेचार वर प्रत्येक दोन झाडं येतात छत्तीस बाय छत्तीसवर त्याचा हे आहे चौदा क्षेत्रफळ आहे छत्तीस बाय छत्तीस आणि प्रत्येक दोन पट्टे साडेचार फुटाचे आहेत किती आहे साडेचार फुटाचे प्रत्येक पट्टे असे आठ पट्टे आहे किती आहे आठ पट्टे पट्टा नंबर एक पट्टा नंबर दोन पट्टा नंबर तीन पट्टा नंबर चार पाच सहा सात आठ आठ पट्टे साडेचार फुटाचा एक पट्टे आडवे हे पहिले काढून घ्या याचं वर्णन आपण उद्या पाहू सकाळी काल आपण हे सगळं चित्रांकन केलं आहे पंचस्तरीय फलोद्यान मॉडेल आपल्याला उभं करायचं आहे आणि ती कोरडो शेतीमध्ये मराठवाडा विदर्भात आणि खानदेशात सुद्धा सिंचन फार कमी आहे पूर्ण महाराष्ट्रात वीर बागायत बारा टक्के आहे एकूण सिंचनापैकी सहा टक्के केवळ तुमच्या कॅनॉलचं म्हणजे धरणाचं सिंचन आहे बाकी सगळा कोरडो भाग आहे परंतु शासन असो की एनजीओज त्यांचा सगळा जोर सिंचनाकडे लाखो कोट्य करोडो लाखो कोटी रुपये धरणावर खर्च केलेत महाराष्ट्रात फक्त सहा टक्के शेती महाराष्ट्राची सिंचनाखाली येऊ शकली सहा टक्के तेवढा पैसा जर पांडव क्षेत्र व्यवस्थापनाने खर्च केला असता आणि झाडं लावण्यासाठी जगवण्यासाठी खर्च केला असता तर महाराष्ट्र पूर्ण नंदनवन झालं असतं कधीही मराठवाड्यात दुष्काळ पडला नसता कधीही पडला नसता परंतु जागतिक बँक आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आशियान विकास बँक आणि देशांतर्गत सावकार यांचा पैसा कसा गुंतवावा यासाठी एक पूर्ण विश्वव्यापी षड्यंत्र निर्माण झालेलं आहे आणि त्यातून विकासाच्या नावावर हा सगळा तमाशा चालू आहे मित्रांनो साडेचारशे मिली मीटर जर पाऊस पडला तर आपली जी धान्याची पीक आहे ते कोरडवू अतिउत्तम घेता येतात ज्वारी बाजरी मका भात गहू ही सगळी पिकं सहाशे मिलीमीटर पाऊस झाला तर रबीची पिकं सुद्धा कोरडवू छानपैकी घेता येतात नऊशे मिलीमीटर पाऊस झाला तर ऊस सुद्धा कोरडो चांगला घेता येतो बिना उलटीचा बिना सिंचनाचा फळबागा सुद्धा उभ्या होऊ शकतात म्हणजे महाराष्ट्राची सरासरी पावसाची जवळपास साडेसातशे मिलीमीटरची आहे कोकणामध्ये तो दोन हजार मिलीमीटर पडतो पूर्व विदर्भात तेराशे मिलीमीटर पडतो पश्चिम विदर्भात आणि नांदेड हिंगोली परभणीमध्ये तो साडेसातशे आठशे नऊशे मिलीमीटर पडतो आणि इकडे बाकीच्या मराठवाड्यामध्ये साडेसहाशे सहाशे मिलीमीटर पडतो म्हणजे पाऊस कमी पडत नाही पाऊस कमी नाही आहे लक्षात ठेवा परंतु पडणारा पावसाचा थेंब जिरतो कुठं आणि पावसाचं पाणी अडून जिरवण्यासाठी खूप काही योजना आल्या आहेत पांडव क्षेत्र व्यवस्थापनाच्या कोट्यावधी रुपये खर्च होत आहेत पण निष्कर्ष काही दिसत नाहीये समोर आता नाला रुंदीकरण नाला खोलीकरण नदी खोलीकरण ते राक्षसी जेसीपी आणून आणि खोल नद्या त्यातली वाळू सगळे काढून टाकायची खड्डे करायचे तलाव करायचे नद्यामध्ये त्याचा आता गवगवा चालू आहे एका नदीसाठी लाखो रुपये वीस पंचवीस लाख कुठून पैसा येणार आहे नदीतली वाळू जेवढी जास्त तेवढं जमिनीमध्ये भूजल साठे जास्त वाढतात आणि ती वाळूच नष्ट करून टाकायची नदीचं नैसर्गिक रूप पूर्ण उद्ध्वस्त करून टाकायचं आणि एक किलोमीटर नदी रुंदी करण्यासाठी तुम्ही पंधरा वीस लाख रुपये खर्च करणार त्याचे तात्कालिक परिणाम मिळतात पण भविष्यकालीन परिणाम नाही मिळत इतका पैसा कुठून आणणार पाणलोटाचे कामं काही स्वयंसेवी संस्था करतात सेवाभावी संस्था करतात किंवा गैरसरकारी संघटन करतात विदेशातून देशातून त्यांना फंड्स येतात मोठा गवगवा होतो परिणाम किती आहे आणि म्हणून या सगळ्या अति खर्चिक पद्धतीपेक्षा झिरो बजेटचं पांडव क्षेत्र व्यवस्थापन जर मिळालं तर ते जास्त परिणामकारक होणार आहे आणि ते आपल्याकडे आहे ते आपल्याकडे किती की धोधो पाऊस येऊ आमच्या शेतातून पाणी वाहून जात नाही आमच्या फळबागातून ते गॅरंटी आहे आणि आतमध्ये गेलेलं पाणी भुजला साठून ते पुन्हा पदार्थ वर आणण्याची सुद्धा किमाया पेशकरण शक्ती आपल्याच पद्धतीत करते कारण मातीकणांच्या मध्ये जे क्षार आहे ते आपण जमा करत नाही उलट त्यांचं निर्मूलन करतो लाखो हेक्टर जमीन शाळपट झालेली आहे महाराष्ट्रातली सगळ्या भारतातली आमचे मॉडेल खडे आहेत की ज्या जमिनीमध्ये गवती उगवत नव्हतं आता तिथं भाजीपाला आणि कडधान्य घेत आहेत तीन वर्षामध्ये आपल्या पद्धतीनं क्षारपड जमीन सुद्धा आपल्याला वेगानं सुधारता येते या पद्धतीत हे क्षार पाण्यात विरघळत नाही हे पाण्यात विरघळतात मग नष्ट होत नाही उलट पाण्यात विरघळले म्हणजे ते आपल्या पिण्याच्या पाण्यात येतात आणि नदी नाल्यामध्ये पाणी प्रदूषित करतात क्षार न्यूट्रलाइज करण्याचं काम निष्क्रिय करण्याचं काम कार्बोनिक ऍसिड करतं कार्बोनिक आम्ल करतं आणि हे कार्बोनिक आम्ल आपल्याला जमिनीमध्ये निर्माण करायचं आहे त्याचा कारखाना आपल्या जमिनीत तयार करायचा आहे मुळीजवळ जेव्हा तुम्ही आच्छादन कुजवता आणि जीवामृत देता त्यावेळेस तिथून कुजण्याच्या क्रियेतून कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतो त्याच्याशी पाण्याचा संयोग झाला की कार्बोनिक ऍसिड तयार होतं तिथंच ते क्षार विरघळतं नष्ट करतं आणि जमीन शुद्धीकरण होतं ही सगळी किम्या जाग्यावर एक पैसाही खर्च न करता एक पैसाही खर्च न करता आणि ती सगळी प्रक्रिया आपल्याला या मॉडेलमध्ये आपण घेतलेली आहे या मॉडेलमध्ये मुख्य पीक आहे ते आंबा आहे चिकू आहे काजू आहे नारळ आहे चिंच आहे फणस आहे जांभूळ आहे हे मुख्य पीक आपलं कारण हे वृक्ष आहे काय वृक्ष आहे मोठा विस्तार होतो मग आता हे लावायचं आहे तर सर तुमच्या डोक्यात विचारतो की आता आपल्याला नर्सरीमध्ये जावं लागेल कोणत्याही नर्सरीतून कोणतंही कलम आणायचं नाही नर्सरी बंद इथं जे नर्सरी धारक बसलेले आहे माफ करा कारण नर्सरीतलं रोप आणून लावणं महापाप आहे काय होतं जेव्हा तुम्ही बी टाकता जमिनीमध्ये आणि पहिलं जे मूळ निघतं सोट मूळ ते जमिनीमध्ये मातीशी आई मुलाचं नातं जुळत जातं ते सोटमूळ खोल खोल खोल खोल खोल खोल जिथं पाणी असेल तिथपर्यंत पोचतं आतमध्ये आणि खालच्या झऱ्यातला ओलावा आणि खालचं सगळ्यांना जे उचलतं ते सोटमूळ अतिशय महत्वाचं आहे म्हणजे खालच्या थळातला ओलावा पाणी तर भुजलातलं घेतोच खालचं अन्न जवी घेतो आणि मजबूत आधार देतो झाडाला मजबूत आधार मूळ अतिशय महत्वाचं असतं मुळाच्या टोकावर काही पेशींचा थर असतो एक टोपी असते पेशींची त्याला म्हणतात टोपी रूट कॅप आणि त्याच्यामध्ये स्वयंचलित यंत्रणा जागृत झालेल्या असतात रिमोट सेन्सेशन सुद्धा असतं कुठे काही खडक लागला मुळीच्या आडवा आला खडक तर ते टोपीतून मुळीच्या टोकातून काही आम्ल स्रवित होतात त्या आमल्यामध्ये तो खडक विरघळतो पुन्हा मुळी आतमध्ये जाते पुन्हा आम्ल सोडतात पुन्हा तो खडक मोवतो पुन्हा मुळी आतमध्ये जाते म्हणजे आपली जागा करत करत मुळी कुठे जाते खोलकडे जाते तुम्ही जेव्हा नर्सरीतलं रोप उपटता काय तुटते मुख्य मुळीच तुटते हे मुख्य मुळी जर आरपार गेली बी लावून जे सोटमुळे आहे ते आरपार गेलं तर आंबा अडीचशे तीनशे वर्ष जगतो फळ देतो चिकू पाचशे वर्ष फळ देतं लक्षात ठेव पण काय होतं जेव्हा हे मुख्य जे मुळे आहेत तेच कटतं त्यावेळेस आतला मार्ग सगळा बंद आणि फक्त सेकंडरी रूट्स म्हणजे दुय्यम मुळ्या वाढतात जमिनीला समांतर आणि खालचा ओलावा येत नाही आणि दुष्काळ पडला का आंबा वाढलाच वादळ आलं की आंबा गडबडून पडला आणि आंबेवाला सुद्धा गड आणि म्हणून नर्सरीतलं रूप आणणं महा पाप आहे पण नर्सरीवाला पाप म्हणणारच नाही तो म्हणतो अमृत आहे माफ करा पण ही वास्तविकता आहे हे सरकार मायबाप नर्सिंगसाठी काही खटाटूप करते इतकं सबसिडी घ्या सबसिडी घ्या नमक्या मदत करतो आणि तमकं मदत करतो चुकीचं आहे चुकीचं आहे अजिबात चुकीचं आहे आणि म्हणून जाग्यावर कोय लावायची इन सितू जाग्यावर छत्तीस बाय छत्तीस जी आखणी झाली त्या ठिकाणी जाग्यावर कोय लावायची आता हे कृषी विद्यापीठ खड्डा खोदायला सांगतात तीन फूट उंद तीन फूट लांब तीन फूट खोल तो कोय लावण्यासाठी नाही तुम्हाला गाडण्यासाठी सांगतात शेतकऱ्यांना असं आहे ज्यांनी ज्यांनी खड्डे केले ते लंबे निसर्गात कुठं खड्डा आहे दाखवा मला कृषी विद्यापीठांना आव्हान आहे त्यांनी निसर्गात खड्डा दाखवून द्यावा आणि झाडं बघा <coughs> प्रचंड वृक्ष अगणित फळ आणि म्हणून खड्डा करायचा आता एकदमच कडक मुरुम आहे म्हणजे मुरुम आहे तो खोदून निघतो एकदम टणत नाही त्या ठिकाणी झालं सहा इंच बा सहा इंच थोडसा पण जिथं आता नरम जमीन आहे त्या ठिकाणी खड्डा कायसाठी चुकीची कल्पना आहे आणि कोणी म्हणे वा पहिले जमीन तपासून घ्या चांगली आहे का नाही मग निर्णय घ्या अरे जमीन आई म्हणतो आपण आई कधी वाईट असते का हो? हे काय कल्पना लावल्या तुम्ही जमीन तपासण्याची अजिबात आवश्यकता नाही ते ढेकूळ हातात घ्या अगदी टणक असेल तर मनाचं हे आता योग्य नाही थोडं तिच्यात क्षार आहेत ते दाबलं नरम झालं की म्हणा आता हा बढिया आहे याचा पीएच व्हॅल्यू सातच्या आसपास आहे कडक चणक असेल तर म्हणा आता आठ पॉईंट चारच्या वर आहे अरे हात सांगते ना लेबोरेटरी कशाला कशाला प्रयोगशाळा म्हणून तपासण्याची आवश्यकता नाही नर्सरीतलं काही आणायचं आता एकदमच टणक आहे हार्ड रॉक आहे हार्ड रॉकला काय म्हणतात कातळ आहे जसं कोकणामध्ये कातळ आहे तर त्या ठिकाणी बॅस्टिंग करावं लागेल खड्डा खोदायचा आहे तर कुदळ चालन का तिथं नाही चालू म्हणून खड्डा खोदू नका थोडा नऊ इंच बाय नऊ इंच घ्या थोडा आसपास तिथली माती तिथंच ठेवा काठावर तुमचं नाहीच समाधान होत तर एक बाय एक घ्या पण तीन बाय तीन अजिबात आणि मग ते माती टाकली तर पन्नास टक्के माती पन्नास टक्के घनजीवामृत जर हार्ड रॉक असेल तर म्हणजे खडकाळ भूमी असेल तर किती मिसाळ त्याच्यात पन्नास टक्के ती माती तिथलीच माती बाहेरची माती आणायची कारण तिथली माती सखी आहे आणि बाहेरची माती सावतराई आहे राही आणण्याची आवश्यकता नाही तिथलीच माती त्याच्यामध्ये पन्नास टक्के जर खडकाळ जमीन असेल किंवा हलकी जमीन असेल दगडी मुरमाट असेल तर पन्नास टक्के घनजीवामृत खोल काळी असेल तर पन्नास टक्के तिथलीच माती पंचवीस टक्के घनजीवामृत दहा टक्के वाळू आणि पंधरा टक्के मुरुम असं ते मिसाळ करा शक्य असेल तर आणि मग ते मिसळून ठेवून द्या काठावर ही झाली पूर्वतयारी आखणी केल्यानंतर आणि मग कोळे कोणते घ्यायची आता याच्या दोन तीन पद्धती आहे एक तर कोय लावणे झाड वाढवणे दुसरं आहे कलम म्हणजे पहिले हा पितृवृक्ष पहिले त्याचं कोय लावायची बीट लागायचं आणि मग मातृवृक्षावरची कलम आणून ती त्याला जोडायची ही एक पद्धत आहे ज्याला आपण कलम पद्धत म्हणतो तिसरी आहे जॉईंट ग्राफ्टिंग म्हणजे दोन तीन झाडं एकमेकाला जोडायचे अशा दोन तीन पद्धती आहे आता जर आपण कोईपासून झाड उभं केलं तर त्यात एक शक्यता असते जसं एकच आई बाप आणि पाच लेकरं तर एक बापासारखं असते एक आईसारखं असते एक सारखं असते आणि एक भलतच असते म्हणजे मागचं बेचाळीस पिढ्यातलं कुठंतरी आलेलं ठीक आहे ना बेचाळीस पिढ्यातलं पंजोबा पंजोबाचा खापर पंजोबा खापर पंजोबाचा खापर पंजी यातलं कोणतरी आलेलं असते कारण हे अनुवंशिक विविधता असते अनुवंशिक विविधता असते एकाच आईचे दोन लेख एक रावण एक डिव्हिशन कोणाला निवडायचं डिव्हिशनला निवडायचं तसं हे जे एकाच समजा आता एक झाड आहे आणि तुम्ही शंभर कोळ्या घेतल्या आंब्याच्या शंभर जागी तुम्ही त्या कोळ्या लावल्या आणि शंभर झाडं उभे झाले तर तुम्हाला दिसेल प्रत्येक झाडाची चव वेगवेगळी आहे फळाचं सेटिंग वेगवेगळं आहे उत्पादन वेगळं आहे गुणधर्म थोडे वेगळे आहे पहा तुम्हाला किंचित व्हिरिएशन दिसते कदाचित गोड आंबा लावला त्यातून शंभर आंबे झाले एखादा आंबा आंबट सुद्धा असू शकतो एखादा तेलकट सुद्धा असू शकतो कारण त्याच्या आधीच्या ज्या बेचाळीस पिढ्या आहेत त्यातलं कुठतरी एक आलेलंच आणि मग तो जुगार ठरतो काय तो जुगार ठरतो नशिबानं चांगला आंबा आला आणि तोच निघाला तर चांगला आहे आणि नाहीतर मग पुन्हा पंचायत कारण जेव्हा आपण चौक होऊ तेव्हा ते पुष्कळ पुढे गेलेलं असतं गणित आणि म्हणून ग्राफ्टिंग आलं ग्राफ्टिंग कायसाठी आलं की एकाच गुणधर्माची फळं आपल्याला मिळाली पाहिजे म्हणून काय आलं ग्राफ्टिंग आलं मग आपण त्याला दोन्हीचा संगम करू पहिले कोय लावायचे कोय घेण्यासाठी झाड कोणतं निवडायचं जे गावरानी आहे खूप मोठं विस्तारलेलं आहे आणि कोरडवो आहे कोणतं झाड आहे कोरडवो उलतीच नाही पावसावर आधारित आणि त्याचे फळ आंबट आहे कोणी खात नाही जावाई सुद्धा खाणार नाही एवढे आंबट आहे असं फळ कसं असतं स्टडी असतं कणकत असतं इतकं कणकत असतं ती हवामानात किती बदल झाला त्याला काही होत नाही काही होत नाही टणक असतं बिलकुल दुष्काळ सुद्धा टिकून राहतं हा कंखलपणा त्याच्या जनोटाईपमध्ये जमा झालेला असतो हा कंखलपणा त्याच्या डीएनए मध्ये जो जन्नुकाची रचना असते त्यामध्ये सुस्थिर झालेला असतो त्याच्या पुढच्या आणखी तणक निघणार असतात कारण जे इंटरनल सेग्रिगेशन आहे आणि मॉडिफिकेशन आहे हे सगळं आपोआप होत असतं हवामानावर आधारित आणि म्हणून असं झाड निवडलं आणि त्याच्या कोया जर लावल्या तर जमिनीतलं आपलं काम झालं जमिनीमधलं आपलं काम झालं टणकपणा त्या झाडामध्ये येईल एका ठिकाणी तीन कोया लावायच्या आहेत कोया पिकलेल्या फळाच्याच घ्यायच्या पिकलेल्या फळातून कोय बाहेर निघाल्यानंतर जितका वेळ तुम्ही लावणीसाठी कराल तितकं अंकुरण क्षमता कमी होते आंब्याच्या कोयेतून आपल्या फळातून पिकल्या फळातून कोय बाहेर काढल्यानंतर ती जमिनीत लावण्यासाठी जेवढा तुम्ही वेळ कराल जितका विलंब कराल तेवढी त्याची अंकुरण क्षमता घटते उगवण क्षमता घटते म्हणून जितक्या लवकर लावल्या तेवढ्या आणि म्हणून मे महिन्याच्या शेवटी जो आंबा फळं देईल जुना कोरडो लावलेला आंबट चिंबट कोणी खात नाही त्या शेतकऱ्याला भेटा किंवा मग नाही भेटला तर गोरसन त्याला भेटा आणि त्याचं ऍडव्हान्स बुकिंग पहिलेच करून टाका तर मला इतके आंबे पाहिजे तो मोठा खुशी नाही की कधीही नाही आला हा देवासारखा आला माझ्या आंब्याचे कोणी आंबेच खात नव्हता याला भेटलं हा पागल आहे काय काय शंका येईन त्याच्या मनात येऊ द्या येऊ द्या पागल येऊ द्या आणि त्या कोया एका ठिकाणी आपण खड्डा खोदला आणि मग खाली चार बोट ते जे मिक्सर आहे आपलं ते टाकायचं हातानं दाबून घ्यायचं थोडं आणि मग थोडा पाला पाचोळा त्याच्यावर एक बोट एक दोन बोटाचा टाकायचा आणि त्याच्यावर कोया तीन कोपऱ्यात तीन कोया अशा आडव्या ठेवायच्या एका कोपऱ्यात एका कोपऱ्यात आणि एका कोपऱ्यात आणि त्याच्यावर हे मिक्सर झाकून घ्यायचं दोन तीन बोटं माती आली पाहिजे जास्त नको अंकुरणाला यूज आणि माती दाबून घ्यायची माती यासाठी दाबायची की दोन मातीच्या कणाच्या मध्ये कोणती पोकळी राहू नये नाहीतर काय होते माती दाबली नाही तर दिलेलं पाणी त्या पोकळीत साठतं आणि मुळी सडायला लागते कारण नाजूक मुळी असते म्हणून ती माती दाबून घ्यायची आणि दाबल्यानंतर काडी कसल्या तर आच्छादनवर करून ठेवायचं कारण ते कोळी उकळून कोणी जनावर किंवा पक्षी किंवा कीटक त्याला नुकसान करू नये किंवा ऊन आतमध्ये जाऊ नये जास्त ऊन असते तर अंकुरणाला सुद्धा धोका पोचतो आणि मग झारीनं काय द्यायचं पाणी द्यायचं आणि पाण्यासोबत जीवामृत शिंबरून द्यायचं झारी असते ना पाण्यासोबत जीवामृत शिंबरून द्यायचं बस वाट पाहायची वाट पाहायची आणि मग ते अंकुरण आता बघायचं अंकुरण होते काय नाही तर पाऊस आला आणि दोन तीन जी चार पाच दिवसांना बघायचं या दिवशी अंकुरण होईल मोड बाहेर येईल ते आच्छादन काढून टाकायचं आणि मग ते वर येऊ द्यायचं अंकुरन वर आलं की पुन्हा त्याच्या भोवतालची जागा ते अंकुराच्या आच्छादनानं झाकून टाकायची नाही तर काय होतं पावसाळा येतो ऊन कडक तपते जून जुलै जुलैमध्ये ऑगस्टमध्ये ऊन चांगला कडक असतो आणि त्याच्यामुळं त्या पाण्याची काय होते वाफ होते आणि हे गरम वाफ वर आली की जे कोवळे पानं असतात अंकुराचे ते काय होतात भासतात आणि म्हणून ती वाफ होऊ नये त्याच्यापासून बचाव करण्यासाठी काय करायचं होतं जरा अचानक झाकून टाकायची आणि एक एक कप जीवामृत महिन्यातून एक दोनदा द्यायचं जसं शक्य असेल त्या दिवशी म्हणजे आपल्या भोवताला असं टाकून द्यायचं अतिशय सुंदर उगण होते अतिशय सुंदर त्याची अभिवृद्धी होते आणि पुढल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पाऊस थोडा कमी झाला म्हणजे मग जी जात आपल्याला घ्यायची आहे कमर्शियल जाती जसा अल्फान्सो आहे ज्याला आपण हापूस म्हणतो केशर आहे है ना जे मार्केटमध्ये चालतात त्याचं मातृवृक्ष पाहायचे आणि तिथून मग कल मारून याला जोडायचे शक्य असेल तर जिथे रासायनिक खाट टाकलं जात नाही नैसर्गिक आंबे आहे तिथून आणा जर ते शक्य नाही तर शेणखतावरच्या बागा आहे तिथून आणा आणि नाही जमन तर जे मिळेल ते आणा आणि ग्राफ्टिंग माळ्याच्या हातानं करा स्वतः करण्याचा प्रयत्न करू नका कारण जे सायन आहे आणि रुष्टॉक आहे म्हणजे काडी आहे आणि पितृ खालचं बुडूक आहे हे एकाच आकाराचं पाहिजे तर मग ते विषम आकार असलं तर ते जोड साधल्या जात नाही म्हणून दोन तीन रुपये तो घेतो पाच रुपये घेत माळी घेतो किंवा त्याचं प्रशिक्षण दिलं तर तो तुम्ही सुद्धा चांगल्या तऱ्हेने ते कलम करू शकता आणि पुढं ते तिन्ही वाढले तर तीनपैकी एखादं तर मरणार आहेच स्वतः मरणार नाही तुम्ही त्याला मारणार आहात म्हणजे कुरवाच्या वेळेस धक्का लागूनच जातो बैलाचा धक्का लागून जातो जातो ना अनेक चुका होतात ती तीन पैकी एखादा मरेल दोन कायम राहतील आणि मग दुसऱ्या वर्षी म्हणजे तिसऱ्या वर्षी त्या दोन्ही याचं साईड कलम करायचं दोन्ही याचं काय करायचं जोड कलम करायचं दोन्ही आला तो तो बरोबर जोडला जोडून द्यायचं म्हणजे मोठा विस्तार कायचा मुळ्यांचा आपल्याला मिळतो मोठा विस्तार आणि मग हे फांद्या वाढतात आणि फांद्याचा विस्तार छानपैकी आपोआप होतो नैसर्गिक वाढू द्या छत्तीसारखं वापरलं वाढलं पाहिजे छाटणी करू नका एकदा छाटणी केली तर त्याच्यामध्ये व्यत्यय येतो कारण जो जेनोटाईप म्हणजे त्याचं काय असतं की काही जीन त्याला रिस्पॉन्सिबल असतात आकाराला तुम्ही छाटणी केली की त्यांच्यामध्ये पुन्हा मॉडिफिकेशन येतं आणि मग फांद्या कमी जास्त वाढतात भलता बेडक वाढतं बेडक आकार मिळतो आणि सूर्यप्रकाश व्यवस्थित प्रत्येक पानाला मिळत नाही नैसर्गिक आकार असा असतो की छानपैकी गोलाकार असं एक वर्तुळाकार झाड वाढतं आणि प्रत्येक पानाला काय वाढतो सूर्यप्रकाश मिळतो तीच सगळी संभावना निघून जाते आणि म्हणून छाटणी करू नका जसं आहे तसं वाढू द्या छानपैकी तो आकार घेतो आणि पुढे त्याला वाढू द्यायचं ज्याला आंब्याची कोयच वाढवायची आहे कलम करायचं नाही त्यांना सावधगिरीचा इशारा म्हणून आपण काही मॉडिफिकेशन मी तुम्हाला सांगतो त्यातले काही बदल सांगतो म्हणजे आपल्याला सुद्धा त्याचे जे दोष आहेत ते काढता येतात काय करायचं आपण तीन कोया लावल्या आणि कोयचे झाड वाढू द्यायचे आहे ठीक आहे तीनपैकी दोन तर नक्कीच जिवंत राहतील आणि मग त्यांना दोन्ही याला जोडून द्यायचं कलम करायची नाही त्या दोघाला जोडायचं आणि वाढू द्यायचं वाढल्यानंतर मग सहाव्या सातव्या वर्षी जेव्हा त्याला फळं येतील किंवा नवव्या दहाव्या वर्षी सुद्धा फळं येऊ शकतात आणि फळं आल्यानंतर प्रत्येक फांदीची म्हणजे आता काय होते की त्याच्यामध्ये पाहायचं की फळं कशी लागतात जर त्या झाडाला गोड फळं असली आणि आईसारखी फळं असली तर त्या झाडाला काही करायचं नाही पण समजा एखादं बेचाळीस पिढ्यातलं अटपट फटपट मधात आलंच आणि ते आंबट चिंबट दिसलं तर मग फळं आल्यानंतर फळं काढून टाकायची फांद्या छाटून टाकायच्या फांद्या काय करायच्या छाटून टाकायच्या आणि त्या नवीन त्याला शूट येतील शूटला काय म्हणतो आपण कोंब नाही नवीन शेंडे येतील है ना फांदी शेंड फांदी शेंडा येतील नवीन येतील आणि त्याच्यावर एका झाडावर दहा वीस कलमा बांधून द्यायच्या एका फांदीला हापूस एका फांदीला निलम एका फांदीला पायरी एका फांदीला केशर एका फांदीला एका झाडावर किती चाळीस पन्नास दोनशे शंभर एक हजार सगळे लावून द्यायचे आणि एकाच झाडावरचे सगळे आंबे खायचे हे आपल्याला करता येते हे आपल्याला करता येते म्हणजे वाल्याचा वाल्मिकी बनवा ठीक आहे ना आता याच्यामध्ये मग आपण आवळा घेतला पेरू घेतला संत्रा लिंबू जायफळ किंवा ठेंगू नारळ किंवा आम्रपाली आंबा कोकणामध्ये हे नारळ आहे बानावली west coast stall west coast हेच चांगलं ट्रेन ठरतं याच्यामध्ये सुद्धा केरळमध्ये काही व्हेरिएशन झालेले आहे तमिळनाडूमध्ये थोड्या वेगळ्या जाती तयार झालेल्या निसर्गानंच केल्या या वेस्ट कोस्ट आणि आंध्रमध्ये सुद्धा वेगळ्या झाल्या बंगाल मध्ये सुद्धा काही वेगळ्या जाती मला दिसून आल्या त्यातली जी सर्वोत्कृष्ट आहे ती आपल्याला घेता येईल आपल्या कोकणातली जी सध्या आहे ती सुद्धा आपल्याला निवड करून घेता येईल इथे आवळा लावायचा कोरडोमध्ये आपल्या मराठवाड्यामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रात किंवा विदर्भामध्ये खानदेशात आवळा किंवा पेरू लावता येईल किंवा मोसंबी सुद्धा लावता येईल लिंबू सुद्धा लावता येईल संत सुद्धा घेता येईल हां आता आवळ्याचे दोन प्रकार आहे एक आहे देशी आवळा आणि एक आहे ग्राफ्टेड म्हणजे कलमी आम आवळा सुधारित आवळा म्हणून आपण त्याला सगळ्यात उत्तम हा देशी आवळा देशी आवळा एवढा असतो पण जसा दाताला चिपकला तर इकडे झनझन होत आहे की नाही कुठे होतं इकडे टोपी एवढी लागते टोपी उडायला इतकं त्याच्यामध्ये औषधी द्रव्य आहेत च्यवनप्राससाठी फक्त देशी आवळाच पाहिजे आता हा भाग वेगळा की बाजारात मिळणाऱ्या च्यवनप्रासमध्ये देशी आवळा आहे का तो स्मरित आवळा आहे का आवळा आहेच नाही काही वेगळंच आहे हे तर ब्रह्मदेवालाही माहित नाही समजलं काय हे ब्रह्मदेवालाही माहित नाही पण उत्कृष्ट च्यवनप्रासाची मागणी आजही आहे आणि ती आपण घरी करू शकतो चवनप्रासासाठी घर आपला गावरानी आवळा पाहिजे अठ्ठेचाळीस प्रकारच्या मेडिसिनल औषधी वनस्पती पाहिजे देशी गायचं तूप पाहिजे ती ट्रेनिंग आम्ही तुम्हाला देऊ अतिशय उत्तम चवनप्रास आपल्या घरी तयार करत जातो त्यासाठी काही कुठं बाजार जाण्याची आवश्यकता नाही पण त्याला पाहिजे देशी आवड आता कृषी विद्यापीठांना वाटलं हो असतो तो चालत नाही याला हा पाहिजे आता कृषी विद्यापीठांना वाटलं की ह्या एवढीच आवड हे काय बांधकडे असं आता आपलं काय मग त्यांनी हे एवढा आवडा आनंद वन आनंद टू वगैरे कृष्णा कांचन आहे की नाही हे एवढ्या आता हा आमचा आवळा एवढा खा इकडे टोपी उड्या मारते आणि तो आवळा खा आपण स्पंजचा तुकडा खात आहोत का आवळा खात आहोत माहीत पडत नाही त्याच्यात चव नाही स्वाद नाही आणि औषधी तत्व अजिबात नाही म्हणजे स्वाद काढून टाकला औषधी तत्व काढून टाकले चव काढून टाकली सगळं पौष्टिकता काढून टाकली आणि त्यात पाणी भरलं आणि आवळा मोठा जात करून टाकला आणि हे यांचं संशोधन यांचं काय संशोधन पाणी भरून आमचं बाळकं टमाटर आमचं बाळकं टमाटर दाबलं का ठासून भरले लगेच कपड्यावर पडते उत्कृष्ट चव आंबाट गोड औषधी पण बालकं कृषी विद्यापीठाने वाटलं हे इतकुसं बाळकं हे काय बांधकड आहे आणि ते एवढं टमाटर एवढं टमाटर कापा आतमध्ये मोठी खाली जागा आहे ना मधात काय मोठी खाली जागा आणि सगळं खाल्लं तर स्पंचा तुगडा आहे का हे माहीत पडत नाही टमाटा आहे चव नाही स्वाद नाही पानसट है ना म्हणजे काय भरली आमचं एवढं टमाटो होतं यांनी एवढ्याचं मोठं केलं म्हणजे चमत्कार केला त्यात हवा भरली मोठे पोकळी त्यात पाणी भरलं आकार मोठा आणि तुमच्या बोडख्यात मार हे यांचं संशोधन आणि म्हणून देशीला पर्याय म्हणून आवळा देशीच लावा पण होते काय देशी आवळा लावला आणि तिकडे सोलापूरला विकायला नेला मग सोलापूरला आमच्या माऊल्या काय म्हणते इतकंच काही कामाच नाही आणि ते मोठा दिसला काय भाव आहे चाळीस पन्नास ते विकत घेतात कारण हे आमच्या ज्या मावल्या शहरातल्या या जिभेनं खात नाही डोळ्यानं खातात कशाने खातात डोळ्यानं त्यांना हे असं पाहिजे त्यांना हे माहीत नाही याच्यात काय आणि म्हणून आता आपल्याला हे अवेअरनेस कॅम्प करायचं आहे की बाबांनो जरा विचार करा हे एवढ्यात काहीच नाही आहे जितकं लहान तितकं महान आणि म्हणून बारकं घ्या पण देशी घ्या बारकं घ्या पण देशी घ्या हे आपल्याला अवेअरनेस कॅम्प आता चालू करावं लागणार आहे आणि म्हणून आवळा तुम्ही ठरवा तुम्हाला औषधी म्हणून घ्यायचं आहे देशी लावा आणि डोळ्यांना खाणाऱ्यांना विकायचा आहे तर तो विदेशी लावा कृष्णा लावा कांचन लावा आनंद लावा जे काही व्हरायटी आलेल्या आहेत त्या सगळ्या लावा आणि तुम्ही पैसे कमवा आवळ्याचं बी सुद्धा कोया सुद्धा बीजामृतात बुडून लावायचं आंब्याच्या आवळ्याचं बी सुद्धा बीजामृतात बुडून लावायचं आहे चांगल्या क्वालिटीचे झाडं घ्यायचे आवळ्याचे त्यातले फळं घ्यायचे जे पिवळसर आलेले पिकाला आलेले आहेत आणि त्यातलं बी लावायचं आहे बीजामृताचा संस्कार होईल जर तुम्हाला मोसंबी संत्री लावायची आहे किंवा तुम्हाला किन्नू लावायचं आहे आता मोसंबी संत्रीमध्ये आपल्याला जो स्टॉक घ्यायचा आहे म्हणजे पितृवृक्ष घ्यायचा आहे जी हलकी जमीन आहे त्याच्यामध्ये आपल्याला पितृवृक्ष हा इडलिंबू घ्यायचा आहे इडलिंबू म्हणजे त्याला काय म्हणतात मराठीत जंबेरी म्हणतात आहे का नाही जंबेरी घ्यायचा आहे इडलिंबू आणि जर भारी जमीन असेल भारी जमिनीमध्ये थोडा क्षार असतो आणि पाणी पकडण्याची जास्त क्षमता असते त्या ठिकाणी रंगपूळ लिंबू घ्यायचं रुस्टॉक म्हणून आणि त्याच्या बिया जमा करायच्या बिजामृतात बुडवायच्या आणि जाग्यावर लावायच्या आणि त्याच्यावर मग कलम काय करायचं जे तुम्हाला संत्रा मोसमीची उत्कृष्ट झाडं जे निवडायचे आणि त्यातले डोळे भरायचे अशा तऱ्हेनं याचं आपल्याला करता येते हा जो सीताफळ आहे सीताफळाचे अनेक प्रकार आहे एक सीताफळ आहे रामफळ आहे मोठं हनुमान फळ आहे आणि लक्ष्मण फळ आहे तर या चारपैकी सीताफळ प्रचलित आहे बालानगर आज प्रचलित जात आहे काही नवीन निघाल्या एनोना वन एनोना टू ते वास्तविक हनुमान फळ आहे ते काही यांनी स्वतः विकसित केलं नाही तिकडून आणलं आणि नाव ठेवून दिलं तर सीताफळ उत्कृष्ट क्वालिटीचं पाहिजे त्यासाठी दोन काम करायचे ऑक्टोबरमध्ये जंगलात जायचं जंगलामध्ये ज्या जंगलात सीताफळ आहे आणि ज्या झाडाला खूप चांगले सीताफळाचे मोठे क्वालिटी बास आहे तिथलेच फळ आपल्याला बियासाठी घ्यायचे जर जंगल नसेल तर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये मार्केटला जायचं मस्तपैकी मार्केटमध्ये सीताफळ ठरलेले असतात उत्कृष्ट क्वालिटीचे मोठे डोळे भरलेले सीताफळ विकत घ्यायचे आहे ना आणि त्यातला गर लोकांना खो घालायचा आणि बिया आपण सुद्धा घ्यायच्या एका सीताफळामध्ये छत्तीस ते अठ्ठेचाळीस बिया असतात जेवढे तुम्हाला झाड लावायचे आहे त्या प्रमाणात तुम्हाला फळं विकत घेता येईल आणि सीताफळाच्या बिया त्या फळातून निघाल्यावर तीन महिने सुप्तावस्था असते तीन महिने डॉलन्सी असते तीन महिन्यानंतर ती जॉर्मन्सी ब्रेक होते म्हणजे निघून जाते आणि तीन वर्षापर्यंत ती अंकुरण क्षमता कायम राहते म्हणजे सीताफळ जरी आणलं तर तीन वर्ष टोटल ती बिया लावता येतात आणि त्या बिया बिजामृतात बुडवायच्या आणि ज्या ठिकाणी इथं सांगितलेल्या पैकी आहे की नाही त्या ठिकाणी लावायच्या डाळिंबा आहे जर तुम्हाला डाळिंबा लावायचा आहे तर डाळिंबामध्ये सगळ्यात उत्तम चवीला स्वादिष्ट औषधी आणि कीड प्रतिबंधक रोगाला कमी बळी पडणारा म्हणजे गणेश गणेश हे अतिउत्तम आहे गणेश डाळिंबाची जात चवीला खाण्याला औषधी म्हणून स्वादिष्ट म्हणून पौष्टिक म्हणून त्या झाडावर कमी किडे येतात कमी रोग येतात कारण कीट प्रतिबंधक क्षमता जास्त आहे प्रतिकारशक्ती जास्त आहे आणि चवीला अप्रतिम आहे दाणे नरम आहेत आणि जसे अमृतमय त्याचा स्वाद आहे पण फळाला रंग नाही फळाला काय रंग नाही हिरवा आणि लाल असा रंग दिसतो आणि शहरातल्या आमच्या माऊल्यांना गर्द लाल पाहिजे काय पाहिजे गर्द लाल कारण मी सांगितलं ते डोळ्यान खातात ते चवीनं खात जिबेनं खात नाही आणि म्हणून तो भगवा आला भगवा कुठून आला अपवाद आहे भगवा अपवाद आहे निसर्गातला अपवाद असतात एक हजार माणसामध्ये एखादा नपुसक असतो तसा हा अपवाद आहे याच्यामध्ये भडक कलर आहे पण बाकी गुणधर्म अजिबात नाहीये आणि त्याच्यावर मग प्रतिकाशक्ती नसल्यामुळं प्रचंड त्याला केल्या बॅक्टेरियल ब्लाईट किडी रोग अनंत येतात आणि भडक लाल रंग आहे पण चव अजिबात नसते उलट कडवट चव असते आणि म्हणून तुम्ही ठरवा भगवा घ्यायचा आहे का नाही किंवा हे घ्यायचं आहे पण मी तर तुम्हाला शिफारस करतो की पुढचा काळ भगव्याचा असणार नाही पुढचा काळ गणेशचा असणार आहे म्हणून ज्या गणेशच्या बागा आहे त्या वाचवा टिकवा पुढं त्या खूप चांगला पैसा देणार आहे त्याची ज्या गुट्या तुम्हाला छाट कलम लावता येते किंवा गुट्याही लावता येते छाट कलम सुद्धा अतिशय उत्कृष्ट उत्पादन देतं गुटी सुद्धा उत्पादन देतं तुम्ही ठरवा तुम्हाला गुट्या आणायच्या आहे तर चांगल्या बागेतून आणा नैसर्गिक ज्या बागा आहे ज्या गुटाळात बांधतात त्यांच्याकडून आणल्या तर फार चांगलं किंवा शेणखतावरच्या बागा आहे तिथून गुटे आणा आणि जर शक्य नाही तर जे काही मिळेल तिथून गुटे आणा आपण त्याचं रूपांतर वड्याचं वाल्मिकीमध्ये करू हे कारण नक्की झालेलं आहे की ज्या जुन्या बागा ज्या जुन्या बागा यांना ग्रस्त होत्या ते कापून टाकणार होते शिबिर ऐकलं आणि मग त्यांनी ती कापली नाही आपले उपचार चालू केले आणि त्यावर सुद्धा तेल्या आला नाही म्हणून तेल्यामुक्त बागासाठी बागा नष्ट करण्याची आवश्यकता नाही आहे त्याचं कन्वर्जन आपण नैसर्गिकमध्ये करू शकतो टिश्यू कल्चर अजिबात आणू नका केळी असो की ऊस कोणत्याही प्रकारचं टिश्यू कल्चर वापरू नका टिश्यू कल्चर वापरणं महापाप टिश्यू कल्चरचा बायोटेक्नॉलॉजीमध्ये हे सगळं उसापती चालू आहे यांच्या निवड उसापती मला सांगा की एका तुमच्या टिश्यू पासून उतीपासून अख्खं झाड तुम्ही तयार करता ठीक आहे त्याच्यामध्ये धोके पुढचे तुम्ही टाळता येतात का हे बघा प्रत्येक आजाराचा जीन त्या डीएनए प्रत्येक किडीला प्रतिकार आहे की नाही हे ठरवण्याचा जीन त्या डीएनए मध्ये असतो जे जीन जन्मूक जे गुणतत्व झोपलेले आहे त्या झाडाला रोग येत नाही जे जीन जागृत आहे जन्मूक तिथं रोग येतो टिश्यू कल्चरमध्ये एक धोका असतो की सगळे चांगले गुणधर्म तुम्ही वाटता पण जे झोपलेले आहे त्याला झोपून ठेवता पुढच्या पिढीमध्ये शक्य आहे ते जागृत होऊ शकतात आणि जागृत झाले की मग सगळे रोग आणि बाकीच्या विकृती नक्कीच येऊ शकतात यांनी चॅलेंज केलं होतं की ट्युशी कल्चरच्या केळीवर बंची टॉप येणार नाही पर्णगुच्छ येणार नाही आम्ही त्यांना दाखवून दिला पर्णगुच्छ आणि इव्हन हार्वेस्टिंग येणार नाही म्हणजे एकाच वेळेला सगळी बाग कापायला येते आम्ही दाखवून का बघा इथं अनइव्हन हार्वेस्टिंग आहे बॅक्टेरियल बाईट येणार नाही बॅक्टेरियल बाईट आलेला आहे आणि म्हणून टिश्यू कल्चरच्या मागं लागू समजा तुम्ही हे तत्व ते तंत्रज्ञान आहे तंत्रज्ञान आहे एका उतीपासून समान झाड उभं करायचं समजा हे मानवात उपयोगात आणलं तर काय होईल म्हणजे लग्न करायची आवश्यकता नाही बायका पुढे जगण्याची आवश्यकता नाही काम करण्याची आवश्यकता नाही तुम्हाला लेखरू पाहिजे का तुमच्या शरीराची एक गोती घ्यायची प्रयोगशाळेत तयार करायची लेखरू तयार म्हणजे मग लग्न संस्था राहीन का कुटुंब संस्था राहीन का नाही पती पत्नी कशाला पाहिजे काय आवश्यकता नाही काढली तू प्रयोगशाळेत तयार केली आणि मुलगा तयार हे सगळं अत्याचार अनाचार आहे हा सगळा निसर्ग विरोधी आणि ईश्वराच्या व्यवस्थेच्या विरोधात अनाचार आहे हे सगळं थांबलं पाहिजे लक्षात ठेवा हे बायोटेक्नॉलॉजी महाभयानक खेळ खेळते आहे आणि फालतूच्या उचापती आहे फालतूच्या उचापती आता काय म्हणतात की जन्नूक अभियांत्रिकी जन्नूक अभियांत्रिकी म्हणजे ते जेनेटिकल मॉडिफिकेशन एकाचा गुणधर्म दुसऱ्यात टाकणे टमाटा आहे गावराने त्याची साल पातळ आहे मग कोणाला वाटलं की साल पातळ आहे मार्केटला नेता येत नाही दूरवर मग सगळ्यात चमडी कोणाची आहे घोळपडीची पक्की आहे मग घोळपडीचा जिन टाकला काढला आणि टमाट्यात टाकलं आता ते घोळपडीची म्हणजे जाडी साल झाली जाडी साल असल्यामुळे आता आपल्याला चांगला एक्सपोर्ट करता येईल मग कळलं प्रोटीन कमी आहे मग प्रोटीन कशात आहे माशात जास्त आहे माशातला जिन काढला आणि त्यात टाकला प्रोटीन वाढलं आणि मग ते टमाटर तुम्ही मार्केटला नेणार तो खाणार खाणारा शाकाहारी आहे का मांसाहारी आहे काय चालू आहे तुमचं हे काय चालू आहे तुमचं एक उत्सापती भेटला एका सेमिनारमध्ये पालेकर जी हमने बहुत बढ़िया प्रयास कर रहे हैं क्या कर रहे हैं जेनेटिकल इंजीनियरिंग क्या कर रहे हो नहीं बोले वो बटाटा है ना टमा अपना आलू आलू में टमाटे का जिन डाल रहे हैं तो इसको नाम दे रहे हैं आलू पोटैट अपने आलू पोटा टोमेटो मैंने कहा ये क्यों उसापति कर रहे हो हमारे देश में आलू की सब्जी में टमाटे डालती ही है तो उत्सापती कशाला म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे उत्सापती शास्त्र दुसरं काही नाही समजलं का उत्साहपती शास्त्र आहे तर यांच्या भानगडीत लागू नका आपलं सरळ साधं गणित आहे ते चालू द्या चालू द्या आता बघा ह्या आंब्या आणि हे आपलं सीताफळ किंवा डाळिंब आहे नऊ फुटावर डाळिंब आहे है ना आणि याच्यामध्ये आपण काय घेतलंय केळी आहे म्हणजे उलीत असेल तर शेवगा आहे कॉफी कोको तिकडे विलायची तुमच्या याच्यात आहे आता ही मधली नाली आहे आणि ही दुसरी लाईन आहे याच्यामध्ये हा शेवगा आहे है ना नाहीतर ग्लिसिड आहे हा गाय हा शेवगा काय करेल याला नायट्रोजन देईल याला देईल याला देईल याला देईल याला देईल याला सगळ्याला नायट्रोजन देईल हा शेवगा या सगळ्यांना नायट्रोजन देईल हा शेवगा या सगळ्यांना नायट्रोजन देईल म्हणजे युरियाचा कारखाना तिथं आपण तयार केलेला आहे जीवामृत दिलं की फॉस्फेट पोटॅश आपोआप मिळणार म्हणजे या ठिकाणी सगळी व्यवस्था झालेली आहे यांना जी सावली पाहिजे हलणारी म्हणजे ऊन सावली आपला शेवगा देईल शेवगा वर जाईल दोन फुटावर तो वाढेल फांद्या आणि आपल्याला उत्पादन सुद्धा मिळेल अशा तंत्रज्ञानाची नियोजन आहे ही आहे मिरची या दोनच्या सावलीमध्ये मिरची अतिशय उत्तम येते जेवढी सावलीत मिरची असेल तेवढी तिखटपणा वाढतो आणि याच्या भोवताल आपण कडधान्य घेतलाय या सगळ्यांना सुरुवातीला जो नायट्रोजन पाहिजे कडधान्य देईल या मिरचीला देईल आणि या झाडांना सुद्धा सुरुवातीला मिळतील आणि आपल्याला काष्ट पदार्थ सुद्धा उपलब्ध होईल आच्छादनातील हे मधात नाली काढलेली आहे आणि नालीच्या काठावर काय काय आपलं टोकलेलं आहे टोकलेलं आहे हे पसरणाऱ्या वेली कडधान्याच्या वेली म्हणजे शौक आपलं हे आहे चवळी आहे है ना मटकी आहे आणि काकडी आहे टरबूज आहे खरबूज आहे हे बघा या साडेचार इंच दोन ओळीमध्ये अंतर आहे ना हा साडेचार फूट मी परीक्षा केली होतो की तुम्ही ऐकता का नाही याच्यामध्ये दोन फूट रुंद आणि दहा इंच खोल आपण काय घेतली आहे नाली घेतली आहे ना आणि नालीच्या काठावर आपण काय टोकलेला आहे बिया विली आहे की चवळी आहे मटकी आहे गेवडा आहे आणि सोबतच तरबूज खरबूज काकडी ढेमस याचं काय विली डोबलं आता काय होईल बघा आपण हे सगळं आच्छादन मटेरियल या नालीत भरलं आपल्या नालीच्या दोन्ही काठावर जी रिकामी जागा इथं आणि नालीत पाणी दिलं आणि जीवामृत दिलं आच्छादन आणि जीवामृत कोण कामाला लागतं कोण कामाला लागले गांडूळ गांडूळ लागले ना कामाला त्या गांडुळांनी जमिनीमध्ये अनंत कोटी काय पाडले छिद्र पाडले है ना आता बघा मी काल सांगितलं की मोठा झाड त्याच्याखाली मध्यम झाड त्याच्याखाली झुडप त्याच्याखाली सगळी आपली म्हणजे पावसाचा वेग कोण केला कमी यांनीच केला आणि वेग कमी झाल्यानंतर पाऊस जेव्हा इथं आला इथला पाऊस कुठे जिरला या नाळीत आला आणि नाडीत आल्यावर शेकडो काय हजारो काय त्याला छिद्र आहे त्या छिद्रातून कुठे गेला जमिनीत गेला इथला पाऊस कुठे गेला इथं अडला जमिनीत गेला इथला पाऊस इथं अडला जमिनीत गेला म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण काय केलं अडवा आणि गिरवा केवळ गिरवा नाही पूर्ण गिरवा म्हणजे संपूर्ण पावसाचं पाणी किती की धो यो संपूर्ण पावसाचं पाणी आपण कुठे गिरवलं यामध्ये म्हणजे पाचशे सहाशे मिलीमीटर जरी पाऊस पाडला तरी आपल्या फळबागा वाढणार नाही याची गॅरंटी आहे याची गॅरंटी आणि पुन्हा आपण जे आच्छादन टाकणार आहोत रात्रीला आच्छादन काय करेल हवेतला ओलावा घेईल आणि आपल्या मुळ्यांना उपलब्ध करेल म्हणजे मराठवाड्याच्या किंवा विदर्भाच्या किंवा पश्चिम महाराष्ट्राचा हा जो खा सोलापूर सांगलीचा <clears throat> साताऱ्याचा दुष्काळी प्रदेश आहे त्या ठिकाणी सुद्धा <clears throat> आपल्याला ह्या बागा अतिउत्तम वाढवता येतात तर अशा तुलनेचं नियोजन करा पहिल्या वर्षी समजा खरीपात आपण आंतर पिकं घेतली आणि मग ती त्यांचं आयुष्य संपलं आपण शेंगा तोडल्या फळं तोडले आपल्याला उत्पादन मिळालं त्याचं जे काष्टपदार्थ आहे तिथं आपण आच्छादनासाठी वापरलं पुन्हा मग रबी पिकाचे जे काय असेल त्याचं बी टोकाचं हरभरा आहे घेवळा आहे ना तुमचं राजमा आहे त्याचं बी तुकायचं ते संपलं म्हणजे उन्हाळ्यात अजून उन्हाळी जे आहेत चवळी आहे है ना ते सगळं लावायचं म्हणजे प्रत्येक हंगामामध्ये आपल्याला आंतरपिकं घ्यायचं सतत म्हणजे मग जागेवर काष्टपदार्थ मिळेल आणि शेवगा शेवग्या फांद्या करायच्या पुन्हा अजून काष्ट मिळालं शेवगा एका महिन्यात नवीन फांद्या पुन्हा अजून काढायच्या असत तिथंच काष्ट मिळते आपल्याला ताबडतोब पानगळ होते त्याचं सुद्धा काष्ट जमीन मिळते तण असतात ते सुद्धा कापून आपण टाकायचे आणि एकदा जमीन भरून काढली एक एक इंच जमिनीवर उत्पादन एक एक इंच जमिनीवर उत्पादन म्हणजे बघा तुम्ही ती खरी बातले पैसे आले रबीतले आंतरपिकाचे पैसे आले नंतर उन्हाळी पिकातले पैसे आले नंतर मग आपला मिरचीचा पैसा आला नंतर हळदीचा अद्रकाचा पैसा आला नंतर शेवग्याच्या शेंगाचा पैसा आला मग सीताफळ आलं डाळिंब आलं आणि नंतर मग आवळ्याचा पैसा आला आणि मग चिकू आणि फळाचा पैसा आला पैसा आला पैसा आला पैसा गेला नाही आणि पैसा कुठं ठेवावं हा मोठा प्रश्न बँकेत ठेवावं का स्टेट बँक ऑफ इंडिया आत्महत्या करण का नाही झालं नाही झालं लक्षात आणि म्हणून नाडीत आच्छादन नाही काठावर दोन्ही बाजू तेव्हा आच्छादनाचं मटेरियल बाहेरून आणायचं जाग्यावर निर्मिती करायची पिकानं ठेवते मग तुमच्या मनात प्रश्न येईल का भाई हे सगळं गोंधळ झाला हो ते गर्दी झाली एकमेकाचं खाईन का नाही खाणार जंगलामध्ये काय दिसत तुम्हाला पंचतारांकित व्यवस्था आहे आणि एकाच्या खाली दुसरे छानपैकी नांदता येत आहे प्रत्येकाला फळ लागत आहे कुठली स्पर्धा नाहीये यांच्या डोक्यात स्पर्धा आहे वास्तविक स्पर्धा नाही आणि म्हणून घाबरायचं कारण नाहीये एका एका इंच भूमीवर आपण सूर्यप्रकाश संग्रहित करायचा आहे मी सांगितलं तुम्हाला एका एकराला एकशे साठ कोटी किलो कॅलरी सूर्य ऊर्जा आपल्याला जमा करायचीच आहे याचा अर्थ इंच इंच भूमी लढवूया तेव्हा कुठे आपल्याला हे साधता कळलं काही प्रश्न आहे का या मॅडम मॉडेलबद्दल हां हां पाणी ते कशा अवलंबून आहे आपल्या जमिनीवर आच्छादन किती आहे है ना जमिनीमध्ये ह्युमस किती आहे है ना पावसाळा किती आहे उष्णता म्हणजे उन्हाळा आहे की हिवाळा आहे या सगळ्या आपण ठरवायचं आहे पाणी केव्हा द्यायचं आहे आणि त्याचा एक सोपा उपाय सांगतो मी तुम्हाला की वरची पोपडा जो मातीचा असतो वाढला तो काढून टाकावा वरचा अगदी वरचा पोपडा आणि त्याच्या खालती चार बोटाची माती घ्यायची किती बोटाची चार बोटाची आणि मग त्याचा लाडू बनवायचा आहे लाडू बनवायचा लागून आणि तो लाडून छातीच्या अंतरावून सोडून द्याय लाडू जर चपटा झाला फुटला नाही समजा तो ओलावा पुष्कळ आहे सिंचन करण्याची आवश्यकता नाही आहे त्याचे चार तुकडे पडले तर समजा तर दोन तीन दिवसांना आता पाणी द्यावं लागते आणि जर तो बिखरला आता ताबडतोब पाणी देण्याची आवश्यकता सकाळी पानं खूप हसतात आपल्याकडे बोलून तजिला जातात संध्याकाळी ज्या दिवशी संध्याकाळी पानं ते निस्तेज दिसतील समजा आता पाणी द्यायची वेळ आली आहे हे आपल्याला कळतं हो आपण त्या पानाशी बोललो पाहिजे झाडाशी बोललो पाहिजे झाड आपल्याला सांगतं की मला आता पाणी पाहिजे छोटं बाळ कशासाठी रडते छोटं बाळ कशासाठी रडते कोण दुखते म्हणून रडते का दूध पाहिजे म्हणून रडते हे आईला कळतं बापाला नाही कळत आईला कळतं आणि ते जर दुधासाठी लढत असलं पहिले ते दूध आणते मग जवळ घेते म्हणजे या ज्या संविधान आहे ह्या आईला कळत असते तुम्ही आई बना बाप म्हणू नका का बाहेर गमतो आई बना म्हणजे बरोबर आपल्याला कळत ठीक आहे हे चांदण्या जे आहे त्या सुपारी सीताफळ डाळिंब हे वेगवेगळं लावायचं का त्या ओळीमध्ये एक लावायचं कसं नाही नाही जे हा हे जे मी दिलेलं आहे वेगवेगळे तुम्हाला डाळिंब घ्यायचे तर फक्त डाळिंबच लावा त्या याच्यावर स्टार जिथे चिन्ह आहे तुम्हाला जर सीताफळ लावा तर सीताफळ लावा आणि तुम्हाला जर सगळा हिंदुस्थान तिथं जमा करायचा आहे है ना तमिळनाडू पाहिजे कर्नाटकी पाहिजे मराठवाडी पाहिजे उदयपूर पाहिजे वेगळा पाहिजे ना आणि हे सगळं <laughs> पाहिजे तर तुम्ही वेगवेगळे लावा बायोडायव्हर्सिटी जैव विविधता होईल ते तुम्ही ठरवा ते तुम्ही समजलं काय मॉडेल